एक छोटा निर्णय मोठा धडा प्रामाणिकपणाची हृदयस्पर्शी गोष्ट प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला अगदी प्रेमाने हात धरून एका अशा गोष्टीकडे घेऊन जात आहे जिथे राजाचा एक निर्णय मंत्र्याचा शांत स्वभाव आणि माणसाच्या मनातली हळूच रुजणारी शंका एकत्र येऊन संपूर्ण राज्याचं भवितव्य ठरवतात ही गोष्ट आहे विश्वासाची लोभाची आणि त्या प्रामाणिकपणाची जो शब्दांत कमी पण कृतीत फार मोठा असतो पुढे काय घडतं एक माप तांदूळ कसं संपूर्ण राज्य हलवतो हे जाणून घेण्यासाठी मनात थोडी उत्सुकता ठेवत भावना उघड्या करत चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया कधीकधी एक छोटा निर्णय संपूर्ण राज्याचं भवितव्य बदलतो सकाळी उठलेलं नागपूरगड सकाळ झाली होती सूर्य अजून पूर्ण वर आला नव्हता पण नागपूरगड जागं झालं होतं इतवारी बाजारातून भाजीवाल्याचा आवाज येत होता घोड्यांच्या टापांमुळे रस्त्यावरील धूळ उडत होती आणि चहाच्या दुकानांवर लोक चर्चा करत होते आपलं राज्य वेगळंच आहे लोकांना अभिमान वाटायचा कारण इथे व्यवहार करताना भीती नव्हती राजाचा एकांत पण राजवाड्यात राजा रघुनाथ भोसले एकटा बसला होता समोर सोन्याची तिजोरी होती पण त्याच्या डोळ्यांत समाधान नव्हतं तो नाणं उचलून फिरवत होता मनात विचार चालू होते राज्य वाढतंय खर्चही वाढतोय पण तिजोरी तशीच का वाटतीये कधीकधी जास्त विचार करणं हेच संकट ठरतं राजाला ते कळलं नव्हतं दरबारातला शांत आवाज त्याच दरबारात विठ्ठलराव देशमुख उभे होते ते मोठ्यानं बोलत नसत पण जे बोलत ते सरळ मनात घुसायचं एकदा त्यांनी राजाला म्हटलं होतं महाराज लोक विश्वास ठेवतात तेव्हा राज्य आपोआप श्रीमंत होतं राजा तेव्हा हसला होता पण आज ते वाक्य टोचत होतं कुजबूज जी ऐकू येत नाही पण परिणाम करते काही दरबारी होते ते मोठ्यानं कधीच काही बोलले नाहीत पण हळूच अलगद मंत्री जरा जास्तच मोकळा आहे इतकं दिलं तर उरेल काय शंका आवाज करत नाही ती हळूच मनात बसते निर्णय जो घाईत घेतला गेला एक दिवस राजा थांबला नाही त्याने विठ्ठलरावांना बाजूला केलं दरबारात शांतता पसरली जनतेला काहीच कळलं नाही नवीन मंत्री बबनराव पाटील डोळ्यांत आत्मविश्वास पण मनात रिकामे पण त्याला वाटलं आता माझा काळ आहे वाऱ्यासोबत आलेले पाचशे घोडे त्या दिवशी दरबारात वेगळाच आवाज होता घोड्यांचे टाप त्यांचा श्वास त्यांच्या अंगावरचा घाम अब्दुल सत्तार उभा होता वयाने मोठा अनुभवाने अजून मोठा तो म्हणाला महाराज घोडे पहा आणि मगच किंमत ठरवा अहंकाराचा स्फोट बबनराव पुढे गेला विचार करणं त्याला वेळ नव्हता त्याने कमी किंमत सांगितली व्यापारी शांत राहिला शांत माणूस जेव्हा बोलतो तेव्हा ऐकायला हवं असतं पण बबनराव चिडला एक माप तांदूळ दरबारात श्वास रोखला गेला दो एक प्रश्न ज्याने सगळं उघड केलं अब्दुल सत्तार हसला तो हसणं उपहासाचं नव्हतं दुखाचं होतं मंत्री महोदय त्या तांदळाची किंमत किती उत्तर आलं संपूर्ण राज्य त्या क्षणी राजाच्या छातीत काहीतरी तुटलं उशिरा का होईना पण सत्य राजाला अचानक जाणवलं मी काय केलं त्याला विठ्ठलरावांचा शांत चेहरा आठवला तो चेहरा जो कधी फसवू शकत नव्हता त्यांना परत बोलवा न्यायाची शांत परतफेड विठ्ठलराव आले घोड्यांना हात लावला व्यापाऱ्याशी नजर मिळवली काही मिनिटांत योग्य किंमत ठरली ना गोंधळ न आरडाओरडा फक्त न्याय शेवट जो हळूच मनात बसतो राजा खाली मान घालून उभा होता माझी चूक झाली विश्वास तोडला म्हणून राज्य हल्लं नागपूरगड पुन्हा उभं राहिलं कारण पाया मजबूत होता शेवटची ओळ जी मनात राहते पैसा राज्य चालवत नाही प्रामाणिकपणा चालवतो आणि लोभ तो फक्त पाडतो प्रिय वाचक हो इथवर येताना तुमचं मन कदाचित थोडं थांबलं असेल कदाचित कुठेतरी स्वतःलाच प्रश्न पडला असेल आपणही कधी घाईत शंकेत किंवा लोभाच्या सावलीत एखादा चुकीचा निर्णय तर घेत नाही ना या कथेतला राजा मंत्री किंवा व्यापारी हे फक्त पात्र नाहीत ते आपल्यातलेच भाव आहेत विश्वास अहंकार प्रामाणिकपणा आणि पश्चाताप आयुष्यात प्रत्येक वेळी मोठा निर्णयच नाही तर लहानसा निर्णयसुद्धा आपलं नातं आपला मार्ग आणि आपला माणुसकी ठरवत असतो हेच ही गोष्ट हळूच सांगून जाते आज तुम्ही या कथेतून काय घेऊन जाणार हे तुमच्यावर आहे कदाचित थोडं थांबून विचार करणं कदाचित योग्य आवाज ऐकणं किंवा फक्त प्रामाणिक राहणं ही कथा वाचताना तुमच्या मनात जे काही उमटलं जे काही हल्लं ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुमची भावना ऐकायला मला खरंच आवडेल आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न एक माप तांदूळ या कथेमधील मुख्य संदेश काय आहे या कथेचा मुख्य संदेश असा आहे की प्रामाणिकपणा आणि न्याय यावरच कोणतेही राज्य किंवा समाज टिकतो लोभातून घेतलेला निर्णय क्षणिक फायदा देतो पण शेवटी नुकसानच करतो हे कथा हळूच मनात बिंबवते दोन राजा रघुनाथ भोसले यांच्याकडून नेमकी कोणती चूक झाली राजाने शंकेच्या आणि लोभाच्या प्रभावाखाली येऊन अनुभवी व प्रामाणिक मंत्री विठ्ठलरावांना दूर केले योग्य माणसावर अविश्वास दाखवणे हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली तीन विठ्ठलराव देशमुख यांना आदर्श मंत्री का म्हणता येईल विठ्ठलराव निर्णय घेताना जनतेचा विश्वास न्याय आणि दीर्घकालीन परिणाम यांचा विचार करतात ते कमी बोलतात पण योग्य तेच करतात म्हणूनच ते आदर्श मंत्री ठरतात चार बबनराव पाटील यांचं वागणं कथेत काय दर्शवतं बबनराव पाटील यांचं पात्र अहंकार अनुभवाचा अभाव आणि राजाला खुश ठेवण्याची मानसिकता दर्शवतं फक्त पद मिळालं म्हणजे पात्रता मिळतेच असं नाही हा धडा यातून मिळतो पाच व्यापारी अब्दुल सत्तार यांची भूमिका का महत्वाची आहे अब्दुल सत्तार हे अनुभव आणि शांतपणाचं प्रतीक आहेत त्यांचा एक साधा प्रश्न संपूर्ण सत्य उघड करतो आणि राजाला स्वतःची चूक जाणवायला भाग पाडतो वाचकांसाठी उत्सुकता वाढवणारे प्रश्न उत्तरं कमेंटमध्ये द्या राजा जर विठ्ठलरावांना दूर केला नसता तर ही परिस्थिती आली असती का दोन बबनराव पाटील यांना दुसरी संधी मिळाली असती तर ते बदलले असते का तीन आजच्या काळात एक माप तांदूळ याचा अर्थ तुम्ही कसा लावाल चार तुमच्या आयुष्यात कधी घाईत घेतलेला निर्णय नंतर चुकल्याचं जाणवलं आहे का पाच प्रामाणिकपणा नेहमीच यश देतो का की कधीकधी तो कठीणही ठरतो